्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धितं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्मश्रियाकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे सिन्धूरोद्धूरिताङ्गं तिलकविलसितम् चारुगौराङ्गरागम् गानै साक्षान्तं स्मितमुखकमलम् ज्ञानमुद्राकराब्जं भवनुबाहुं यतिवरममलम् शुद्धकाषाय वस्त्रम् योगीन्द्रं श्रीगणेशम् परमगुरुवरं गाणपाचार्यमीडे मीडे मङ्गलमूर्ति मोरया श्रीमद्गिरिजा स्वामी महाराज की जय श्रीमद गणेश योगींद्राचार्य स्वामी महाराज की जय श्रीमद अंकुशधारी सद्गुरु योगींद्र महाराज की जय श्रीमद हेरंबराज सद्गुरु योगींद्र महाराज की जय श्री नग्न भैरवराज महाराज की जय श्री संत श्रेष्ठ मुरया गोसावी महाराज की जय भगवान महर्षि दक्ष प्रजापतीला गणेश चरित्र सांगताना पंचमखंडाचा मुद्गल पुराणाचा विचार सांगतात या पंचमखंडामध्ये गाणपत दीक्षा कशी घ्यावी गाणपत कुणाला म्हणावं कशा प्रकारे गणेशाची उपासना करावी पूजा कशी असते मानस पूजा म्हणजे काय बाह्य पूजा म्हणजे काय याचा विचार प्रामुख्याने केलेला आहे पूजेमध्ये लागणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी त्या तीन काल सांगण्यामध्ये आल्या शमी मंदार दुर्वा बाकीची सगळी पूजा त्यांनी आज सांगितलेली आहे राजा देवराज इंद्र महर्षी नारदांना विचारतात की महाराज आपण यदृच्छेने आज दर्शन दिलं फार मोठा भाग्याचा दिवस आहे गाणपत्य कुणाला म्हणावं हा राजाचा प्रश्न आहे जेव्हा केव्हा ही मोठी माणसं घरी येतात तेव्हा लोकोद्धारा करता येतात असा एक पूर्वी समज होता यांना आपण आपल्या व्यवहाराच्या कोणत्याही अडचणी त्या काळी विचारत नव्हतो आता सध्या एकतर साधू संत येणंच बंद झालो आणि जर आले तर त्यांच्या समोरचे प्रश्न ठरलेलेच आहेत माझं लग्न कधी होईल बायको चांगली मिळेल का पैसा मिळेल का लाटरी लागेल का पोरगा होईल का नोकरी मिळेल का हे ठरलेलेच प्रश्न आहेत कोणीही असं विचारत नाही की भगवत तत्व कशाने समजतं भगवान कशाने मिळतो भगवान मिळण्याचे मार्ग काय आहेत याची कुणाला काही गरज नाही भगवान मिळाला काय न मिळाला काय असला काय नसला काय कुणाला त्याची काही अपेक्षा नाही अपेक्षा या चार सहा गोष्टींची आहे इतके देणारे कोणी असले की ते साधू म्हणून बस त्यांना मान्य आहेत आणि मग ते कशाही मार्गाने त्यांनी सांगितलं तरी ते मिळवाय करता माणूस सध्या प्रयत्नशील आहे अशी सध्याची परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवाला पाहायला मिळते देवराज इंद्र सर्व सर्व काही आहे जवळ देवांचे राजे आहेत आणि त्यांच्या नशिबाने देवर्षी नारद सहज स्वर्गामध्ये येतात देवराज इंद्र हात जोडून प्रार्थना करतात केवढं भाग्य आहे की आपलं दर्शन झालं आपण कृपा करून मला गाणपत्यांचे चिन्ह लक्षणं सांगा कुणाला गाणपत्य म्हणावं त्यावेळेला नारदानी ज्या काही लक्षणं सांगितली आहेत हे लक्षात ठेवण्यासारखे आहेत यातलं काही करता आलं तर बघा नाही करता आलं तर अवभाग्य श्री गणेशा इथून सुरुवात करतात की ज्याच्या घरी गेल्याबरोबर एक भगवा झेंडा फडकताना दिसेल जिथे शमी मंदाराचे वृक्ष दिसतील जिथे दूर्वा दिसतील जिथे गाय बांधलेली दिसेल ते गाणपत्यांचं घर आहे म्हणून समजा जिथे रांगोळ्या काढलेले आहेत सकाळच्या रांगोळ्या संध्याकाळपर्यंत आहेत ते उत्तम घर आहे म्हणून समजावं सूर्योदयाच्या आत सडा सारवण रांगोळ्या होण्याची पद्धत असे सूर्योदय झाल्यानंतर ह्या गोष्टी करू नयेत करू नयेत म्हणजे सूर्योदयाच्या आधी झाल्या नसतील तर करू नये असा त्याचा अर्थ नाही पण सूर्योदयाच्या आधी झालेल्या विशेष चांगल्या त्यानंतर रश्मी सूर्योदयाला यावेत याच्या पूर्वी सगळी स्वच्छता असावी असा त्याचा प्रमुख अर्थ आहे ज्यांच्या घरी नाना प्रकारे स्वस्तिक गोपद्म वगैरे काढलेले चिन्ह दिसतील ते सज्जनांचे घर आहेत असं समजावं ते गणपत्यांचे घर आहेत घरात गेल्याबरोबर आदर सत्कार आहे घरात गेल्याबरोबर मंजूर भाषण आहे ते गणपत्यांचं घर आहे तुम्ही कशाला आला आमच्याशी तुमचं काय काम आहे हे गाणपत्यांचे लक्षणं नाहीत जो सगळ्याशी मिसळून वागतो प्रेमाने वागतो ज्याच्यावर सगळे प्रेम करतात त्याला गाणपत्य म्हणतात ज्याच्याजवळ द्वंद्व हात नाही हा आपला परका असा ज्याच्याजवळ भेद नाही ज्याला सुवर्ण मृत्तिका सारखी वाटते म्हणजे मूर्खास्तो असा त्याचा अर्थ नाही उगीच्या उगी घरचं सोनं बाहेर फेकून देईल आणि बाहेरची माती घरात आणून तिजोरीत ठेवेल असा त्याचा अर्थ नाही परंतु मातीवरही प्रेम नाही आणि सोन्यावरही नाही अशी ज्याच्या मनाची तयारी झालेली असते त्याला गाणपत्य म्हणतात ज्याला सगळ्या स्त्रिया मात्रवत वाटतात त्याला गाणपत्य म्हणतात याच्यावर जास्तच नारदानी जोर दिलेला आहे विद्या समस्ता स्तवदे विभेदा स्त्रिय समस्ता सकला जगत्सु त्वयैकया पूरितमंब एतत् काते स्तुतिस्तव्य परा परोक्ती दुर्गा सप्तशतीकार म्हणतात आई तुझी स्तुती काय करावी किती करावी कशी करावी सर्व विश्वामध्ये सर्व स्त्रींच्या वेशामध्ये नटलेली तू या तुझी स्तुती काय करावी म्हणजे सगळ्या विश्वामध्ये जितक्या स्त्री आहेत तितक्या जगदंबेचा अंश आहेत असं ज्याला वाटतं तो गाणपंथी या करडो करोडो स्त्रियांमधून कोणती एक काही काळा करता परमात्माने तुला पत्नी म्हणून दिली तितक्याच पुरती ती भोग्य आहे अशी ज्याची कल्पना असते आणि इतर वेळी ती आपली मैत्रीण आहे ती आपली सखी आहे ती आपली आश्रयाची आहे असा ज्याचा भाव असतो त्याला गाणपत्य म्हणतात ज्यांच्या घरामध्ये सतत कलकल सतत भांडणे हे गाणपत्यांचे लक्षण नाहीत जिथे आलेल्या लोकांचा सत्कार होत नाही अतिथी सत्कार होत नाही जिथे गायींना खाऊ घातल्या जात नाही ते गाणपत्यांचं घर नाही त्या ठिकाणी कधीही भगवान गणेश राहायचा नाही असे काही गाणपत्यांचे लक्षण नारदानी समजावून सांगितले आहेत ज्याच्या द्वादशांगी सिंदूर आहे ज्याच्या गळ्यामध्ये शमीमंदाराच्या काष्ठाच्या माळा आहेत ह्या मिळाल्या नाहीत तर ज्यांनी विद्रुम धारण केलेल्या आहे पोवळे आहेत पोळे नाही तर मार्गाने ज्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहेत हे गाणपत्यांचे लक्षणं म्हणून सांगितलेले आहेत अर्थात रुद्राक्ष किंवा हे पोळे वगैरे सगळे रत्न हे त्या त्या प्रकृतीच्या मानाप्रमाणे एकतर असतात किंवा <clears throat> यांच्या माध्यमातून प्रकृती चांगली राहते ज्या कुण्या भाग्यशाली स्त्रीला भक्कम सोनं मिळत नाही स्त्रीच्या अंगावर सोनं जास्त असावं सोनं हे नुसतं वैभव दाखवणारी वस्तू नाही सोनं हे औषध आहे औषध म्हणून जिच्या हातामध्ये बांगड्या पाटल्या गोड तोडे असतील तिची तब्येत नेहमी चांगली असते जिच्या छातीवर जास्तीत जास्त सोनं घासेल तिची तब्येत नेहमी चांगली असते असं ज्या वेळेला काही कारणाकरता होत नाही किंवा जमत नाही त्यावेळेला स्त्रियांच्या अंगावर सोन्याची बाजू काचेनी भरून निघते आणि पुरुषाच्या अंगावर सोन्याची बाजू रुद्राक्षाने भरून निघते रुद्राक्षामध्ये ब्लड प्रेशर थांबवण्याचा फार मोठा गुणधर्म आहे रुद्राक्ष जर चांगल्या शंखामध्ये रात्री भिजू घातले आणि ते पाणी सकाळी जर पिलो तर ब्लड प्रेशर उतरतो असे औषधी करता म्हणून या वस्तू सांगितलेल्या आहेत या उगीच काहीतरी सांगितलेल्या आहेत असं नाही रुद्राक्षाने विषाचा प्रयोग कमी होतो कोणी जर विषारी प्रयोग केले काही खाण्यापिण्यात विष घातलं तर रुद्राक्ष अंगावर असणारा त्याचा आसर कमी पडतो इतर वेळेपेक्षा अशी रुद्राक्षामध्ये फार मोठी शक्ती आहे म्हणून सगळे ऋषी मुनी अंगावर जास्तीत जास्त जे रुद्राक्ष घालत होते भस्म लागत होते याला फार मोठी किंमत होती दहा ब्लँकेटाचं काम थोडं भस्म करतंय हे सगळे जितके हिमालयात राहणारे योगी आहेत हे सगळे लंबे चवडे दाढी जटा वाढवलेल्या आहेत एकदा गंगेमध्ये बुचकळी मारली की ती जटा अशा जोराने झटकतात त्या जटेमध्ये वडाचं दूध लावलेलं असतं त्याच्यामुळं त्याच्यात हे उवा काही कीटा काही होत नाहीत पिसवा फिसवा काही होत नाही एकदा पुसून टाकलं की मजबूत आणि ओलसर अंगावर बारीक भस्मदर लावलं वस्त्रगाळ केलेलं तर पन्नास ब्लँकेट एका बाजूला आणि नुसता भस्माचा लेप एका बाजूला इतकी उष्णता या भस्मापासून अंगामध्ये येते म्हणून हिमालयासारख्या पहाडामध्ये अंगावर कपडा नसताना हे लोक आनंदात राहू शकतात आणि त्यांना थंडी गर्मी सारखीच वाटते हे त्यांचे लक्षणं सांगितलेले आहेत आमचे एक गुरु महाराज आम्ही पुष्कळ गुरु केलेत चौदा केले आहेत आतापर्यंत आणखीन दहा केले पाहिजेत म्हणजे दत्त महाराजांची साधारण संख्या होईल दत्तासारख्याला चोवीस तर आपल्यासारख्या मूर्खाला किती लागणार आहेत कुणाला माहिती परंतु आतापर्यंत जेमतेम चौदा झाले आहेत ह्याच्यात सगळेच ब्राह्मण आहेत असंही नाही काही ब्राह्मणे तरे आहेत काही पशुपक्षी आहेत नुसतेच माणसंच आहेत सगळे असंही नाही असे निरनिळे प्रकारचे गुरु आहेत त्याच्यात एक गुरु महाराज आमचे होते ते गीतेचा श्लोक शिकत होते त्यांच्या लहानपणी त्यांच्या गुरुजीकडे जाऊन गीता शिकायचे आणि थंडी आणि गरमी सारखीच मानावी समशीत उष्णेचो तथा यो हा श्लोक चाललेला दोन तीन ब्लँकेट पांघरलेले दोन स्वेटर घातलेले सगळ्या हातात मोजे पायात मोजे सगळं माकड टोपीनं बंद झालेलं असे ते यायचे गुरु महाराज एक लंगोटी લંગોટીને સૂનના आग में उगड़े बसने लगी हो गए श्लोक हाँ अच्छी बात है फिर से याद करो इसका पाठ केला आणखीन काय फिर से याद करो पुन्हा ते दोघं जण होते ते दोघं आपल्या घरी गेले काय अरे घर घोकून काढला श्लोक सगळा अन्वय घोकला अर्थ घोकला सगड़ा घोकला दुसऱ्या दिवशी संध्या गुरुजीकडे हो गया हाँ अच्छी बात है फिर से याद करो काही कळे ना हे काय राहते याच्यात राहायला काय गोकाईचं फिरसे याद करू म्हणजे काही दिवशी पुन्हा तेच उत्तर चौथ्या दिवशी रात्री स्वामी करपात्रीजी महाराजांच्या डोक्यात प्रकाश पडला की आपले गुरु आपल्याला काय म्हणतात फिरसे याद करो फिरसे याद करो काय भानगड आहे यांनी सगळ्या अंगावरचे कपडे काढून फेकून दिले आणि जेव्हा एकच मोठी लावून पळत आले गुरुजीने सांगितलं हा आप समज गया अब आगे काय श्लोक लोक आणि तीन ब्लँकेट पांघरून येतात समज शीत उष्णयच नुसतं घोकत बसता याला समजलं म्हणतात का याला समजलं म्हणत नाही तथा मान अपमान यो हो फुलं घातलंय हार घातला की बरं वाटतंय शिवाय द्यायला की राग येतो हे काय तथा मान अपमान यो आहे का योग्यांचे लक्षणं आहेत हे योग्यांचे लक्षणं ज्याच्याजवळ प्रत्यक्ष पाहायला मिळतात त्याला योगी म्हणतात ज्यांनी नुसतं घोकून काढलं त्याला योगी म्हणत नाही नाही म्हणजे आम्हाला भगवद्गीता पाठ आहे उपयोग काय आचरणात आहे का काही आचरणात असेल तो योगी नुसता घोकंपट्टी केला आहे त्याला योगी म्हणत नाही हे नारद इंद्राला सांगतात माझ्याजवळचं काही नाही या तंत्राप्रमाणे जेव्हा गणपत्यांचे काही लक्षणं सांगितल्या गेले तेव्हा केव्हा तरी असा एक मनुष्य पुष्कळ दिवस नजर ठेवून पक्का करावा गुरु रात्री पाहावा साधू नेहमी रात्री पहा म्हणजे दिवसा पाहू नये साधूकडे असं नाही रात्री पाहावा याचा अर्थ एकांतात तो काय करतो असं पाहावं रात्री पाहावं म्हणजे उगत रात्री बारा एक वाजता जाऊन साधूला उठवाव असा त्या बोलण्याचा अर्थ नाही साधूकडे पाहायचं ते रात्री का पाहायचं दिवसा तर कोणी गंध या ताळ्याचं त्या चाळ्याला लावे वाटेल तितक्या माळा घालून फिरे पण रात्री एकांतात तो तसा वागतो का त्याप्रमाणे राहतो का असं त्याच्यावर लक्ष ठेवावं आणि जसा बोलतो तसाच जर वागतो असं दिसत असेल तर मग त्याला गुरु करण्याच्या भानगडीत पडावं शिष्याचे पुष्कळ लक्षण आहेत नुसतेच गुरुचे आहेत असं नाही शिष्याचे त्याच्याही पेक्षा दांडगे लक्षणं सांगितलेले आहेत की कसा शिष्य असावा शिष्य विनीत असावा शिष्याची आईट गुरुपेक्षा जास्ती नसावी गुरुला माझ्या काही समजत नाही मी त्याच्यापेक्षा ग्रॅज्युएट आहे असं शिष्याला कधीच वाटत नाही गुरुच्या समोर शिष्याने आखडून कधी जन्मात उभं राहू नये गुरुनी बोलल्याशिवाय शिष्यानी काहीही त्यांना प्रश्न विचारू नये आणि जसा गुरुच्या मुखातून उपदेश मिळाला असेल तसा लक्षात ठेवून त्याप्रमाणे आचार करावा असे शिष्याचेही पुष्कळ लक्षण आहेत याकरता कधीतरी दासबोध जरा शांततेने वाचा आणि गुरुचे लक्षणं शिष्याचे लक्षणं सगळे वाचा त्यामध्ये आपल्याजवळ काही एखादं तरी लक्षण आहे का याचा विचार करा आणि मग गुरुजवळची विद्या आपणाला का मिळत नाही हे लक्षात येईल तो पर्यंत काही कळायचं नाही याकरता काही जुने ग्रंथ सद्ग्रंथ वाचणं आवश्यक आहे अशी काही पथ्य पाळण्याची जबाबदारी शिष्यावर आहे काही गुरुवर आहे या तंत्राप्रमाणे जेव्हा गुरु आणि शिष्य एकमेकाला ओळखून घेऊ शकतात तेव्हा केव्हा तरी प्रार्थना करावी की कृपा करू आपण मला उपदेश द्या गुरुला जेव्हा लहर लागेल जेव्हा त्या शिष्याकडे पुष्कळ लक्ष ठेवून आता उपदेश देण्याला योग्य आहे असं समजतील तेव्हा त्या शिष्याला गुरुनी उपदेश द्यावा कोणती तरी एखादी चांगली भगवत जन्माची तिथी पाहावी एखादी उत्सवाची तिथी पाहावी आणि त्या तिथीवर उपवा साधारणतः गाणपत्यानी चतुर्थीला प्राधान्य द्यावं ज्या ज्या देवाचा जो जो भक्त असेल त्यांनी त्या त्या देवाचा जो स्वतः आपण जप करत असो तो मंत्र त्या शिष्याला सांगावा असा एकच एक अधिकार शंकराचार्यांना आहे की त्यांनी पाचही देवापैकी कोणाचाही मंत्र साधकाला सांगावा पण इतर गुरुनी या भानगडीत पडू नये नाही म्हणे मला पांडुरंग आवडतो तुम्ही पांडुरंगाचा मंत्र सांगा दुसरा म्हणेल महादेव आवडतो महादेवाचा सांगा तिसरा म्हणेल पार्वती आवडते तिचा मंत्र सांगा चौथा म्हणेल गणपती आवडतो त्याचा सांगा हे न जपलेत काय गुरुला या देवाचा काही अनुभव आहे का गुरु या देवाची काही उपासना करतो का गुरुच्या खात्यावर काही जमा आहे का नाही म्हणे माझे बँकेमध्ये खातं आहे पाच रुपये आणि यानं जर चेक काढायचा ठरवला पन्नास रुपयाचा तर कसा जमेल अरे तर तुझे बँक पटेल कसा नाही म्हणजे खाता आहे की नाही अरे खाता आहे म्हणजे त्याच्यावर जमा किती आहे आणि त्यातली काही शिल्लक ठेवून बँक देईल सगळीच्या सगळी तुला कशाला देत बसेल म्हणून याच्या जवळच जर याला कोण्या देवाची कल्पना नाही तर यांनी शिष्यानी मागितला म्हणून मंत्र देत बसू नये आपल्याजवळ काय आहे याची कल्पना ठेवावी आणि त्याप्रमाणे मंत्र देण्याकरता तयार व्हावं जेव्हा केव्हा त्याला मंत्र द्यायचा आहे त्याच्या पूर्वी त्या साधकाची आधी परीक्षा घ्यावी की दिलेल्या मंत्राचा हा जप करेल का हा प्रामाणिक राहील का पुढे इत्यादी सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि मग त्याला मंत्र देण्याकरता त्या गुरुनी तयार व्हावं साधकाचं यथाविधी स्नान नित्या नित्यानिक सगळं आटपलं गुरुचं आटपलं म्हणजे चार दिशेला चार कलशाची स्थापना करा आधी ती जागा घ्यावी आणि पहिले गणपती पूजन पुण्या विधी करून मग चतुर्दि दिशेला चार कलशाची धर्म अर्थ काम मोक्ष अशा कलशांची स्थापना करावी मध्यभागी एक ब्रह्मभूय सिद्धी देणारा असा महाकलश स्थापन करावा या कलशावर जे पूर्ण पात्र आहे त्याच्यावर या साधकाला खरं म्हणजे बसता या इतका मोठा तो असावा कलश याच्यामध्ये पंचपल्लव सप्तमृत्तिका सगळ्या नद्यांचे सगळ्या तीर्थांचे पाणी अशी सगळी योजना केल्यानंतर हा गाणपत्यांचा प्रयोग असल्यामुळं पूर्वेच्या कलशावर रमा रमेशाची दक्षिणेच्या कलशावर उमा महेश्वराची पश्चिमेच्या कलशावर रतिकंदर्पासह शक्तीची आणि उत्तरेच्या कलशावर मही सूर्याची अशी स्थापना करावी याला धर्म अर्थ काम मोक्ष असे चार प्रकारचे द्वार म्हणतात त्याची पूजा झाली म्हणजे मग त्या मध्य कलशाची पूजा करून त्याच्यावर त्या शिष्याला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवावं गुरु ज्या दिशेला असेल त्याच्या बाजू दुसऱ्या बाजूला शिष्याचं जर गुरु पूर्वेकडे तोंड करून असेल तर शिष्याचं तोंड उत्तरेकडे असावं गुरु जर उत्तरेकडे तोंड करून असतील तर शिष्याने पूर्वेकडे तोंड करून बसावं गुरुच्या तोंडाजवळ साधारण याचा उजवा कान येईल अशा अंदाजाने बसावं गुरुपेक्षा उंच काहीतरी होईल आणि गुरुला वरते तोंड करून याला सांगावं लागेल अशी वेळ सहसा येऊ नये अशी परिस्थिती झाली म्हणजे या दोघांच्यावर काहीतरी गरम कपडा उष्ण किंवा रेशमी असा कपडा टाकून त्या गुरुनी त्या शिष्याच्या कानामध्ये आधी ऋषी छंद न्यास ध्यान देवता विनियोग इतक्या गोष्टींची कल्पना देऊन मग मंत्र सांगावा ऋषिम छंदो दैवतम योगमेव चो अध्यापयेत यदेत बापी पापी यान जायते तुसा जो कोणी शिष्याला मंत्र देण्याच्या पूर्वी ऋषी छंद न्यास ध्यान देवता विनियोग यांची कल्पना देत नाही तो गुरु ही नरकाचा अधिकारी होतो आणि शिष्य तर होतोच म्हणून या कोणताही मंत्र असो सात कोटी मंत्र आहेत सप्तकोटी महामंत्र मंत्रिता वयवद्युती या सात कोटी मंत्रापैकी गुरुला जो मंत्र स्वतःला अनुभवाला आला असेल गुरु ज्या मंत्राचा जप करत असेल त्या मंत्राचा उपदेश त्यांनी शिष्याला करावा शिष्याने तो गुरुनी जसा सांगितला आहे तसा ऐकून घ्यावा आणि जप तसा करावा यथा गुरु मुखोद्गता जसं गुरुच्या मुखातून आलं असेल तसा त्यांनी लवकर सांगितलं असेल यांनी लवकर करावा त्यांनी शांततेने सांगितलं असेल यांनी शांततेने करावा त्यांनी सौम्य आवाजात सांगितलं असेल सौम्य आवाजात करावा अतिमंद आवाजात असेल अतिमंद आवाजात करावा जसा गुरुनी उपदेश केला असेल तसा गुरुनी उपदेश कसा करावा याचाही काही प्रकार ठरलाय त्याने उगीच आरडाओरडा करत मंत्र देऊ नये आणि गुरुनी आरडाओरडा करत दिला म्हणून यानं त्याच्यापेक्षा मोठ्यानं ओरडा आरडा करत जप करू नये म्हणजे वाणीचे प्रकार आहेत चार आणि या चार मध्ये परापस्यंती मध्यमा आणि वैखरी आपण सगळेजण वैखरीचा उपयोग जास्ती करतो परा पस्यंती याच्या आपण कधी भानगडीत जन्मात गेलोच नाही अद्यापपर्यंत मध्यमीच्याही फारसे आपण जवळ गेलो नाही फार फार तर नुसतं बोलता येतं म्हणून बडबड करतो यापेक्षा आपण वाणीचा उपयोग दुसरा करत नाही परंतु तो भगवन नामाच्या माध्यमातून करायचा असल्यास गुरुकडून जसा आला असेल तशा प्रकारचा करावा गुरुने आधी त्याला कोणताही मंत्र असो प्रत्येक मंत्राला कोणता तरी एक ऋषी असतो कोणतं तरी ध्यान असतं कोणता तरी देव कोणती तरी देवता असते कोणत्या तरी करता त्या मंत्राचा विनियोग असतो असे काही गोष्टी सहा ठरलेल्याच असतात म्हणून ऋषी छंद न्यास ध्यान देवता आणि विनियोग इतक्या गोष्टी सांगितल्याशिवाय गुरुनी मंत्र सांगू नये आणि शिष्यानी घेऊ नये याच्यापूर्वी ज्यांनी कोणी मंत्रग्रहण केला असेल त्यांनी काय काय केलं हे आज तपासून घ्या आणि मग ते बरोबर आहे की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा असे काही सखीचे लाल जगात शेकडो हजारो आहेत की गुरुनी दिला त्यावेळेला माझं बरोबर लक्ष नव्हतं पण ते दोन चार शब्द त्याच्यातले गळालेच वाटते तर ते काय असतील आता याच्या गुरु न याला कारण नेमशामध्येच मंत्र असावा षटकरणे भेदियते मंत्र हा चतुष्कर्ण स्थिरो भावेत मंत्र चारच कानामध्ये असावा सहा कानावर गेला की मंत्राचं महत्व जात माझ्या गुरुनी मला हा मंत्र सांगितला असं यानं तिसऱ्याला सांगत बसू नये याचं यालाच माहीत याच्या गुरुलाच माहीत इतका मंत्र गुप्त असावा मंत्राचा जप अतिशय गुप्त त्यांनी करावा आणि जशी पतिव्रता स्त्री नेहमी आपल्या पतीवर प्रेम करत असताना त्याच्या नावाशिवाय दुसऱ्याच्या नावाचा विचार करत नाही असा साधकानी भगवन नामाचा विचार करावा घरामध्ये ती बाई सगळ्याशी जरी चांगली वागत असली मोकळी वागत असली तरी नवऱ्याबरोबर जी वागते तशी वागणूक तिची दुसऱ्याबरोबर नसते आणि नसावी नसते म्हणजे नसावी परंतु ती जशी नवऱ्याशी वागत असताना अशी हिडीस पिडीस करत नाही असं साधकाचं वागणं असावं आणि त्या आदपनी भगवंताचं नाव घ्यावं जसं अनेक स्त्रियांनी आग्रह केल्यानंतर लाजून काजून जसं काही हिला आठवतच नाही असा आविर्भाव आणत मग ती हळूच नवऱ्याचं नाव घेते इतक्या प्रेमाने प्रभूचं नाव घ्यावं सगळ्या रस्त्याने उभी गावात आग लागल्यासारखं ओरडत जाऊ नये राम राम राम अरे झालं काय ओरडायला तू जरा शांततेनं हळून नाही म्हणतायत का तुला काही जरूर आहे का पण मी अमुक देवाचा भक्त हो याचं प्रदर्शन झालं पाहिजे पांडुरंग पांडुरंग अरे हो आहे ना बसलेला तुझी वाटच पाहतोय केव्हा येतो पण टेमल्याला काय झालं पण याला पांडुरंगाची गरजच नाही लोकांनी याला म्हटलं पाहिजे भक्त एवढ्याच गजा गजानन गजा ओरडतो का शांततेनं नाही चालतायत का व्यवस्थित नाही वागतायत का असं अगदी जपून आणि कधीतरी त्याच्या नावाचा उच्चार केल्यासारखा लाजत काजत करावा रोज त्याच्याकरता बाजार मांडलेला प्रकार करू नये या तंत्राप्रमाणे साधकांनी नेहमी आचरण ठेवावं असा गुरुकडून मंत्र घेतल्यानंतर त्या सगळ्या कलशातल्या पाण्याने त्या साधकाला त्या गुरुनी अभिषेक करावा मध्यम कलशाचा अभिषेक झाला म्हणजे त्याला ब्रह्मभूय सिद्धीची प्राप्ती होते हे धर्मार्थ काम मोक्ष मिळाल्यानंतर ती सिद्धी मिळत असते याकरता त्या मधल्या कलशाचं महत्व अतिशय असामान्य असतं अशा तंत्रामध्ये जेव्हा त्या साधकाचं स्नान होतं याला अवभ्रत स्नान म्हणतात यज्ञानंतर होणारं स्नान गुरुकडून मंत्र घेणं हा एक यज्ञच आहे कोणती क्रिया म्हणजे यज्ञच प्रत्येक यज्ञामध्ये काही कोणतं तरी कुंड पेटून कशाचं तरी हवन करणं एवढाच यज्ञाचा परिमित अर्थ नाही इथे आत्ता जे चालला आहे हाही सगळा प्रकार यज्ञच इथे सगळे तुम्ही जे लोक बसला आहे काय हे सगळे कुंड आणि इथे जी बडबड होत आहे ही सगळी त्याच्यातली आहुती या सगळ्यांच्या कानामध्ये ही आहुती पडणे म्हणजे हा यज्ञ याचं नाव ज्ञान यज्ञ याला यज्ञच म्हणत असतात जी कोणती क्रिया विश्वामध्ये चालेल ती यज्ञच आणि ती त्या त्या पद्धतीप्रमाणे असावी ते कसे किती हे सगळे यज्ञाचे प्रकार ठरले आहेत आणि त्या त्या पद्धतीमध्ये ती ती घटना असावी नुसतं भोजन हे सुद्धा एक यज्ञ म्हणून समर्थ म्हणतात उदार भरणं नव्हे जाणीचे यज्ञ करणं हे नुसतं पोट भरणं नाही हे यज्ञ यज्ञ म्हटल्यानंतर सगळं स्वच्छ असलं पाहिजे नाही म्हणजे तीळ आणले आणले की तसेच टाकले अग्नीत अरे पण त्याच्यात किडे मुंग्या किती आहेत काय पाहायला मिळलं नको हे सगळ्या गोष्टीचे विचार आहेत यज्ञामध्ये असंच खाण्यापिण्याच्या बाबतीत विचार आहेत कारण ते जर पोट भरण्याचा यज्ञ आहे तर त्याच्यात काय पोहोचवायचं हे त्या भावनीय माणसाच्या स्वाधीन नाही का त्यांनी त्याचा विचार नको का करायला की आपण या पोटामध्ये घालायचं काय म्हणून मग पुढे त्या खाद्याचे निर्णायक प्रकार निर्माण झाले त्याच्यात तमोगुण सत्वगुण रजोगुण इत्यादिकांचे पुढे विचार झाले हाही एक यज्ञ आहे म्हणूनच अशीच सगळ्या कर्माची व्यातनी असते आणि त्या विचाराप्रमाणे सगळे कर्म असतात असा उपदेश घेतल्यानंतर जितके अक्षर त्या मंत्राचे असतील तितका कोटी जप होणं हा उत्तम प्रकार याला म्हणतात एक पुरश्चरण असा झाला नाही तर निदान एक लाख होणं हा पुरश्चरणाचा मध्यम प्रकार तसा झाला नाही तर दहा हजार होणं हा पुरश्चरणाचा अधम प्रकार निदान रोज एक तरी माळ करणं हा अधमाधम प्रकार आणि कधीतरी गुरुनी सांगितला त्याच दिवशी जपला पुन्हा कधीच नाही तो तर फारच निराळा त्याचं तर वर्णनही करता येण्याची शक्यता नाही तर त्याला काय म्हणायचं काय त्याला पुढे आता नाही म्हणे ते दिला होता त्या दिवशी गंमत म्हणून घेतला पण पुढे काही मला ती इच्छा झाली नाही जपायची सांग आनंदाची याला शिष्यही म्हणून नाही त्याला गुरुही म्हणून नाही गुरु मार्गदर्शक असतो चालव शिष्यालाच लागतं गुरु स्वतः चालत नाही असे काही पंथ काही संप्रदाय आहेत की तुम्ही तिकडे काय वाटतेल ते करा आमच्याकडे मनी ऑर्डर पाठवा म्हणजे तुम्ही झाला मुक्त नाही असं नाही चालायचं म्हणजे तुम्ही तिकडे कसाही पैसा मिळवला आणि याला पैसा पाठवला की तो तुमच्या काळा पैसा गोरा झाला असा त्याचा अर्थ होत नाही म्हणून शिष्याचा कसा कसा विनियोग करायचा याचही काही बंधन गुरुवर आहे आणि शिष्याने गुरुला किती कसं वागवायचं याचही काही बंधन शिष्यावर आहे अशा दोन दोन्ही गोष्टींचे स्वतंत्र विचार आहेत आणि त्याप्रमाणे गुरु शिष्याचं नातं असा गुप्तता ज्या वेदाची उपनिषदाची जी गुप्तता हे ज्ञान जो आपल्या हृदयात रुजवतो त्याला गुरु असं म्हणतात गुरु या शब्दाची व्याख्याच ही आहे की ब्रह्मज्ञान हृदयामध्ये रुजवणारा त्याला गुरु असं म्हणत असतात ही गुरु शब्दाची व्याख्या नाही तर मग त्याच्यावर एक अनुस्वार दिला की तो गुरु होतो तो नुसता जनावरच आहे म्हणून समजावा नाही म्हणजे मला इतके शिष्य आहेत एक तरी भगवंताजवळ पोहोचला का निदान तू तरी पोहोचला का पहिले काय करायची नुसती शिष्यांची संख्या काय उपयोगाची याला काही महत्व नसतं असे गुरु शिष्य संबंध काय आहेत याचा या खंडामध्ये विशेष विचार झाला त्या तंत्राप्रमाणे मग गुरुला देवासारखं समजा यथा देवे तथा गुरु जसं देवाशी नातं असावं तसं गुरुशी असावं या गुरुला आपणाला जितकं चांगलं समर्पण करता येईल तितकं समर्पण करावं याचा अर्थ गुरुनी शिष्याला लुबाडतच राहावा असा मात्र नाही परंतु शिष्याने गुरुचा अपमान न होईल त्याला बरं वाटेल असा नेहमी दक्षतेने कार्यक्रम ठरवावा आणि करावा पार पाडावा अशी गुरु शिष्याची महती सांगितल्यानंतर मग ते म्हणतात या गुरुनी त्याला भगवान आत्मसात करण्याकरता भगवंताची उपासना सांगा उपासना शब्दाचा अर्थ काय उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बसणे बसविणे जी क्रिया भगवंता जवळ नेऊन बसवते तिला उपासना असं म्हणतात आपण उपासना नेमणे हा गणपतीची उपासना करतो काय करतो नेमणे कधीतरी दहा बारा वर्षात वेळ मिळाला तर मोरगावला जातो त्याला उपासना म्हणतात का नेमणे तिथे गेल्यानंतर कोण काय करतो काय नाही त्याची सगळी चौकशी करतो आणि आपण आपला मोकळाच घरी येतो त्याला उपासना म्हणतात का भगवत तत्वाशी तुम्ही सा समरस किती झाला हे त्या उपासनेचं महत्व आहे तुम्ही जर भगवत तत्व आत्मसात करू शकला नाही तर तुम्ही देवळात किती वेळ बसला याला काहीच महत्व नाही देवळात बसला असताना त्या श्रीमूर्तीशी तुमचा संपर्क किती आला किंवा घरी बसला असताना सुद्धा तुमचा संपर्क त्या पोथीशी त्या जपाशी त्या मूर्तीशी किती आला याला उपासना म्हणतात तुम्ही किती वेळ महा ओळत राहिला याला उपासना नाही म्हणत तुम्ही किती पारायण केले किती पुस्तक फाडले याला उपासना नाही म्हणत तुम्ही किती प्रेमाने ते वाचलं याला उपासना म्हणतात इथं तर संख्येचाच भर आहे सगळं दुसरं काही नाही त्या संख्येत शरीराला काही मर्यादा आहे किती कष्ट सोसायचे यांची पाठ होत नाही तितक्या वेळात मग यांना येते झोप आता हे दिवे दिवे झाले पूर्वी हे सगळे टेंबे होते चिमण्या होत्या तुपाचे तेलाचे दिवे होते एक महाशय जप करता करता करता जे वाकला वाकला वाकला वाकला त्या चिमणीवर गेला चार महिन्याची सगळी दाढी जटा वाढलेली आहे ते काढायच्या नाही व्रत हे अर्ध इकडचं सगळं भर पेटलो त्याला कधी तेल नाही काही नाही काही नाही ते सगळा जंगल सुकून गेलेला त्या चिमणीला काय दया माया आहे हे खाले वाकत वाकत त्या दिव्याच्या जवळ आणून पेटलो हे अर्ध पेटल्यानंतर याला कळलं हे तर म्हणतात झालं कायच्या काय इकडून हात फिरव तिकडून हात फिरव इकडून विजव तिकडून ते विजलं कसं तरी दुसऱ्या दिवशी ते इतकं भेडमाकडं दिसायला लागलं मग याला नाईलाजाने सगळा आक्षेप करावा लागला आणि ते मधलं व्रत सगळं मोडलो हे पाठ करणार का ह्याचा काही जरूर आहे का तुला इतकी संख्या कोणी सांगितली होती न पर्यंत दिव्यावर पडवून बरदान मिळाला नाही काय फालतूपणा म्हणून अनाचार असतो मालिन्य अत्याचार असतो मूर्खता काही न करणं हा पागलपणा आणि खूप करणं हा गाढवपणा म्हणून परिमितच करावं काय करायचं ते समजून उमजून करावं आपणाला झेपेल तितकंच करावं त्याच्या पलीकडे जाऊन करत बसू नये याला उपासना म्हणतात अशी जेव्हा उपासना करायची असेल तेव्हा परमात्माच्या मूर्तीशी तादात्म्य होण्याकरता नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा भगवत प्रतिमेला फारसं महत्व नाही आपण पूजा करताना हे जे मागे फोटो मांडले आहेत या फोटोला जो आपण नमस्कार करतो हार घालतो वगैरे या फोटोमध्ये काय आहे या फोटोमध्ये एक कागद आहे त्याच्यावर एक चित्र काढलेलं आहे त्याच्या मागे काहीतरी एखादा पत्रा म्हणा एखादी पाटी म्हणा असं काहीतरी आहे समोर त्याला फ्रेम आहे काच आहे त्याच्यामध्ये काही खिळे आहेत काच पडू नये म्हणून याच्यात आता मोरया कुठे कोणाला घालतो आपण हार या खिळ्याला घालतो का या पाटीला घालतो का या रंगाला घालतो का या कागदाला घालतो का याला आपण कशालाच हार घालत नाही याला कशालाच नमस्कार करत नाही त्या प्रतिमेमध्ये भगवान मयुरेश बसले आहेत त्या फोटोत या कल्पनेला आपण हार घालतो असंच कोणीही देवळामध्ये गेलं म्हणजे तिथे दगडाची मातीची कोणती मूर्ती आहे या आपण त्या दगडाची मातीची पूजा नाही करत त्या दगडा मातीमध्ये जे बसलेलं भगवत तत्व त्याची आपण पूजा करतो काही लोक असं म्हणतात आम्हाला मूर्तीपूजा मान्य नाही बारा हे खरं नाही तर कोणत्या तरी स्वरूपात तुम्ही मूर्ती पूजाच करता दुसरं काही कारण एकदा काहीतरी करायचं म्हटलं की कोणती तरी प्रतिभा समोर असावी लागते मग ती कशाची असो आठ प्रकारापैकी कोणताही एक प्रकार समोर असल्याशिवाय बाह्य उपासना करता येत नाही मग कोणाची ऐकत असेल तर रत्नाची मूर्ती असेल कोणाची सोन्याची चांदीची तांब्याची पितळेची असेल कुणाची मातीची असेल कुणाची गाईच्या शेणाची असेल कुणाची लाकडाची असेल कुणाची दगडाची असेल यापैकी कोणती तरी मूर्ती असते या मूर्तीमध्ये भगवत तत्व आहे या तत्वाकरता आपण पूजा करत असतो असं ते भगवत तत्व त्या मूर्तीचं जागा होण्याकरता काही विशिष्ट प्रकारचे उपचार त्या मूर्तीला समर्पण करायचे असतात हे उपचार दोन प्रकारचे असतात एक मनानी समर्पण करण्याचे उपचार याला मानस पूजा म्हणतात इथे मनातच एका मूर्तीची कल्पना केलेली असते आणि सगळे उपचार ही मनानीच व्हायचे असतात या पंचमखंडामध्ये गणेश मानस पूजा अतिशय गोड लिहिली आहे ही ग्रत्समद नावाच्या महर्षीनी सांगितलेली आहे या ग्रत्समदाचं आमचं नातं जवळच आहे महर्षी ग्रत्समद विदर्भाचे विदर्भाचे नुसते नाही तर कळमचे यांचं जन्मस्थान कदंब नावाचं क्षेत्र या कदंब क्षेत्रामध्ये वाचन कवी नावाचे एक महर्षी यांच्या बायकोचं नाव मुकुंदा हिच्या पोटी यांचा जन्म झाला आणि यांचं तपश्चर्याचं स्थान हे तुमच्या मुंबईच्या जवळ जे आत्ता सध्या मढ म्हणून आहे याला पुराणामध्ये पुष्पक क्षेत्र असं नाव आहे त्याचं मड आपा भ्रंश का झाला कसा झाला कुणाला माहीत ते काही तिथे गेल्यावर आम्हाला कोणी सांगितलं नाही कुठे आम्हाला वाचायलाही मिळालं नाही पण त्याचं पुष्पक नावाचं क्षेत्र आहे ते आणि त्याचं आत्ता त्याचं नाव मठ आहे इथे ग्रत्समदाची तपोभूमी आहे ग्रत्समद महाराजांनी इथे तपश्चर्या केली आणि या ग्रत्समदानी ही मानस पूजा बाह्य पूजा लोकांना समजावून सांगितली ही सांगितली ऐल नावाच्या एका राजाला हा आयल राजा वेरूळचा राजा त्याचे त्या राजामुळं त्याला ऐलापूर नाव मिळालं ऐलापुराचा अपभ्रंश वेरूळ सध्या झाला इथे ज्योतिर्लिंगापैकी कृष्णेश्वर नावाचं एक लिंग आहे इथे स्कंद स्थापित भगवान लक्ष्मीनायक आहेत आणि तिथे या पूजेचा प्रकाश झालेला आहे ही ग्रथमद नावाच्या महर्षींनी सांगितलेली पूजा आहे या पूजेमध्ये बाह्य पूजेपेक्षा मानस पूजेचा विचार खूपच भक्कम मोठा आहे आता इथे प्रत्यक्षामध्ये त्या साधकाला काहीच आणायचं नसतं मग त्याने कद्रूपणा करायची गरज काय पण विशालता मनात येण्याकरता सुद्धा आधी बाहेरचा आचार विचार त्या माणसाचा फार मोठा असावा लागतो त्याशिवाय त्याच्या डोक्यात विशेष मोठे विचार सुद्धा येत नाहीत हा जन्मात जर कधी पोत सोडून कशावर बसलाच नाही तर याला रत्नखचित सिंहासन काय असते याची कल्पना सुद्धा स्वप्नातही येणार नाही प्रत्यक्षात तर त्याला येणारच नाही आणि कदाचित कोणी त्याला एखाद्या चांगल्या खुर्चीवर सलूनच्या का असेना पण बसा म्हणलं तर तो जरा घाबरतो इतक्या चांगल्या खुर्चीवर कसं बसावं आपल्यासारख्या गरीबानं बसाय करताच टाकल्यात ना पण याला जन्मात सवयच नाही हे पोत्यावर बसता बसता जन्म गेला याला त्या सुद्धा खुर्चीवर बसणं कठीण वाटतं तर मग मिनिस्टरच्या खुर्चीवर कुठला आला आणि राष्ट्रपतीची खुर्ची याच्या नशिबात कुठली आली म्हणून सगळ्याच गोष्टी करता मनही विशाल असावं लागतं तेव्हाच मानसिक पूजा मोठी होते तोपर्यंत होत नाही जेव्हा केव्हा ही मानसिक पूजा करायची त्याच्या पूर्वी अनेक प्रकारच्या देवता अनेक प्रकारचे ऋषी त्या प्रभूच्या दर्शनाला येणार आहेत अशी कल्पना करून तिथे आवार खूप मोठा आहे आणि अतिशय स्वच्छ मंडप टाकला आहे अतिशय सौंदर्यशाली मंडप वैभवानी नटलेलेला आहे हा उत्तम प्रकारची खाली बिछाट टाकलेलेली आहे त्याच्यावर रत्नदडीत नाना प्रकारचे सिंहासन आहेत त्या त्या देवतेंच्या वैभवाप्रमाणे त्यांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे ऋषी मुनींना बसण्याची व्यवस्था केलेली आहे अशी आधी त्या साधकांनी कल्पना करायची आहे केव्हा तरी नगारे तुतारे हजार हा वाचतायत नाना प्रकारचे सिद्ध साधक सगळे उठून उभे आहेत विष्णू शंकर देवी सूर्याचे ईश्वर महेश्वर हात जोडून प्रभूची अपेक्षा करतायत की केव्हा या मंडपामध्ये भगवान येतील आणि त्या तंत्राप्रमाणे सगळे कटिबद्ध असून नतमस्तक आहेत अशी आधी त्या साधकांनी कल्पना करावी पुष्कळ मोठ्या वाद्यांच्या गजरामध्ये राजराजेश्वर आपल्या मंदिरातून निघाले आहेत हळूहळू चालीने येत आहेत आणि सगळे देव सगळे ऋषी नाना प्रकारे वाकू वाकू प्रणाम करतायत साष्टांग प्रणाम करतायत अदपशीर उभे आहेत आणि त्याच्यातून तो जगत होतोय आणि इतर सगळ्यांच्या सिंहासनापेक्षा कितीतरी पटीन वैभवशाली असं एक दिव्य सिंहासन मांडलंय या रत्नजडीत सुवर्ण सिंहासनावर राजराजेश्वर बसले आहेत अशी त्या साधकांनी कल्पना करावी या वेळेला प्रभूच्या डाव्या अंगाला सिद्धी नावाची उजव्या अंगाला बुद्धी नावाची देवता बसलेली आहे यांच्याही बसण्यासारखी विशाल जागा तिथे आहे असं ते प्रचंड सिंहासन आहे ते सगळं सुवर्णाचं असून रत्नखचित आहे त्याला नाना प्रकारचे पृथ्वी मोल किमतीचे रत्न लावले आहेत अशी भक्कम कल्पना त्या साधकाची असत त्यावर भगवान बसले आहेत असं जेव्हा वाटे तेव्हा यांनी प्रार्थना करावी पूजा करायची आहे आपली अनुमती असावी आणि प्रभू अनुमती देत आहेत असं समजून पण त्याच्या पूजेकरता तयार राहावं आधी त्या प्रभूचे पाय मोठ्या हळुवार हाताने पुसावेत चांगल्या उत्तम वस्त्राने पुसावेत ते एखाद्या रत्नजडीत थाळीमध्ये धरावेत त्याच्यावर दिव्य प्रकारच्या गंगाजलाने अभिषेक करावा ते पाय धुवून काढावेत ते श्रीचरण आपल्या मस्तकावर घ्यावं नंतर भगवंताचे हात धुण्याकरता प्रभूला पाणी द्यावं या पहिल्या उपचाराला पाद्य म्हणा दुसऱ्या उपचाराला अर्घ्य म्हणा भगवंताचे हात धुण्याकरता रत्नखचित पात्र तर असावंच आणि हे सगळे अलग अलग पात्र असावेत आता इथे काहीच खर्च करायचा नसल्यामुळं एकाच भांड्यात एकाच पळीनं सगळ्यांची सारखीच पूजा असं नाही करा ज्यांनी पाय धुवायचे ते पाणी हात धुण्याकरता वापरू नये ते पाणी भ्रष्ट झालं ते फेकून द्यावं दुसरं ते भांडही वापरायचं नाही पाय धुण्याच्या भांड्याने हात धुवायचे नाही हात धुण्याच्या भांड्याने तोंड धुवायचं नाही तोंड धुण्याच्या भांड्याने स्नान करायचं नाही असे सगळे निर्णय पात्र मांडून ठेवावेत आणि त्याप्रमाणे ज्याच्यामध्ये उत्तम पोळे आहेत मोती आहेत ज्याच्यामध्ये केशर कापूर चंदन वगैरे मिसळलेलं आहे असं ते दिव्य गंगाजल इथे गणपत्यांचाच प्रयोग असल्यामुळं ब्रह्मकमंडलूचं पाणी सगळ्याच नद्या जितक्या नद्या जगात आहेत त्या सगळ्या ब्रह्मकमंडलूतूनच निघाल्या आहेत नद्यामध्ये प्रामुख्याच्या नद्या आहेत तीन गंगा यमुना सरस्वती आणि चौथी आहे नर्मदा मग पाचवी गोदावरी वगैरे वगैरे अनेक नद्या यांच्या मूळचा उगम ब्रह्मकमंडलूतून आता तो कसा काय हा सहाव्या खंडाचा विषय आहे त्यावेळेला गंगेचा प्रकार येईलच तेव्हा सांगू आणि मग आपली काय परिस्थिती आहे ती कळेल हे शब्द कसे आहेत पोथीतले आणि प्रत्यक्षात काय आहे याचा नंतर अंदाज लागेल त्या तंत्राप्रमाणे सगळ्या तीर्थांचं दिव्य पाणी आहे अशा पाण्याने प्रभूचे हात व्हावेत असे हात धुतल्यानंतर ते हात पुसावेत पाय पुसावेत मग भगवंताला आचमना करता स्वतंत्र पाणी द्यावं हे आचमनाचं पाणी सुद्धा असंच रत्नखाचेत उपचाराने युक्त असावं आणि ते पाणी त्या परमात्माच्या करता द्यावं भगवंतानी आचमन केलं आहे असं पाहिल्यानंतर मग त्यांच्या स्नानाची तयारी करावी या स्नानाच्या तयारीत आधी मलापकर्ष स्नान घालावं अंगावरचा मळ निघून जाण्याकरता दही आणि मध याच्या माध्यमातून प्रभूला स्नान घालावं आणि मग सगळं यथाविधी पंचामृत स्नान प्रभूला क्रमाक्रमाने घालावं जेव्हा केव्हा हे पंचामृत घ्यायचं असत तेव्हा अगदीच कमी माप जर असेल तर अडीच तोळे मध असावं मधाच्या दुप्पट तूप असावं तुपाच्या दुप्पट साखर असावी साखरेच्या दुप्पट दही असावं आणि दयाच्या दुप्पट दूध असावं याला पंचामृत म्हणतात एका त्या चौपाळ्याला कुठंतरी लावून ठेवलेलं ते बोटानं किंवा फुलानं वाहणं याला पंचामृत स्नान म्हणत नाहीत भगवंताची मूर्ती स्वच्छ धुतल्या गेली पाहिजे इतकं पंचामृत पाहिजे याला पंचामृत म्हणत असतात आणि मग त्या अवशिष्ट पंचामृताचं भगवंताला नैवेद्य दाखवला म्हणजे त्या साधकानं ते पिऊन टाकावं ते सगळं काही त्या मूर्तीवर ओतलंच पाहिजे असा काही नियम नाही पण कमीत कमी एकोणपन्नास तोळे इतकं ते पंचामृत असावं आणि तसं पंचामृत असलं म्हणजे काही दोन चार तोळे ओतल्या जाईल ते जाईल बाकीचं सगळं त्या माणसानं पिलं म्हणजे त्याला पुढची एक विषी आरामात करता येते काहीच खाणं नाही पिणं नाही काय नाही एक विशी कशाची एक विशी वेदाचे मंत्र म्हणायला किती कष्ट पडतात भाता कसा चालत राहतो याची काही कल्पना आहे मग भरतून चहा पिता चहा भाता गरम झाला उजाड झाला सगळा आणि बरं आता चहाच ते पाणी त्याचा काय काय फायदा होणार आहे असं नाही म्हणून ते पंचामृत त्याला पिण्याकरता मिळालं पाहिजे इतकं पंचामृत असावं तेव्हा त्याला पंचामृत म्हणतात हे सगळेच भांडे कशाचे आहेत काय आहे हे विचारायचं काम पडू नये बाईला इतके आधी समजावेतच काय काय आहे इतकं तिनं चक्क करून ठेवावं हे सगळी जबाबदारी बायकोची आहे आणि मग त्या नवऱ्यानं पूजा